ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी सव्वीसावा राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे श्री नारद म्हणाला एक दिवस हा पुरंजन सोन्याचे चिलखत घालून विशाल धनुष्यानी अक्षय भाते घेऊन अकराव्या सेनापतीसह पाच घोड्यांच्या भरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला त्या रथाला दोन दांड्या दोन चाके एक धुरा तीन ध्वजदंड पाच दोरखंड एक लगाम एक सारथी एक आसन दोन जू पाच आयुधे आणि सात आवरणे होते तो पाच प्रकारच्या चालींनी चालत असे तसेच तो सोन्याने मढवला होता आपल्या प्रियतमेला क्षणभर सुद्धा सोडणे राजाला कठीण होते तरी त्या दिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता मोठ्या गर्वाने धनुष्य बाण घेऊन शिकार करू लागला त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचे हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झाले होते की त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी पुष्कळशा जंगली प्राण्यांचा वध केला जर राजाला पशूच्या मांसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रविहित कर्मासाठीच वनामधील शास्त्रविहित पशूचाच जरुरी पुरताच वध करावा असे सांगून शास्त्राने स्वैर प्रवृत्तीला आळा घातला आहे राजा जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रविहित कर्माचे आचरण करतो तो त्या ज्ञानामुळे कर्माने लिप्त होत नाही नाहीतर स्वच्छेने कर्म केल्याने मनुष्य अभिमानामुळे कर्मामध्ये बांधला जातो तसेच गुण प्रवाहरूप संसार चक्रात सापडून विवेकबुद्धी नष्ट झाल्यामुळे अधमयोनीमध्ये जन्म घेतो पुरंजनाच्या निरनिराळ्या पंखाच्या बाणाने छिन्न विच्छिन्न होऊन अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले त्याचा तो संहार पाहून दयाळू माणसे दुःखी झाली ती हे सहन करू शकली नाहीत त्या ठिकाणी ससे डुक्कर रेडे गौरेडे कृष्णमृग साळी मेध्यू तसेच इतरही पुष्कळशा पशूंचा वध करता करता राजा थकून गेला तेव्हा तो तहान भुकीने अत्यंत व्याकुळ होऊन वनातून राजमहालात परतला तेथे त्याने स्नान व भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाही केला नंतर गंध चंदन पुष्पमाळा वगैरे घालून अंगावर अलंकार चढवले तेव्हा त्याला आपल्या प्रियतमेची आठवण झाली तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेला गर्विष्ठ राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्नीला शोधू लागला पण ती त्याला कुठेही दिसली नाही हे प्राचीन भरी तेव्हा विषन्न होऊन अंतपुरातील स्त्रियांना त्याने विचारली सुंदरी नो आपल्या स्वामिनीसह तुम्ही पूर्वीप्रमाणेच कुशल आहात ना या घरातील वैभव पहिल्यासारखे आनंददायी का वाटत नाही घरामध्ये माता किंवा पतीपरायण भार्या नसेल तर ते घर चाकाविना रथासारखेच होईल मग कोणता बुद्धिमान पुरुष तिथे लाचारपणे राहणे पसंत करेल मी दुःख समुद्रात बुडाल्यावर माझ्या विवेकबुद्धीला पदोपदी जागी करणारी आणि मला त्या संकटातून वाचवणारी ती सुंदरी कुठे आहे ते मला सांगा तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या हे शत्रुंजय महाराज आज आपल्या प्रियेने काय योजले आहे ते आम्हाला माहीत नाही बिछाण्याऐवजी आज ती जमिनीवरच पडून आहे श्री नारद म्हणाला राजन त्या स्त्रीच्या संघाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झाला होता म्हणून आपली राणी जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली पाहून तो अत्यंत व्याकुळ झाला दुःखी झालेल्या त्याने आपल्या मधुर शब्दाने तिला पुष्कळ समजावली परंतु त्याला आपल्या प्रियसीच्या मनात प्रणयकोप झाल्याचे काही चिन्ह दिसले नाही मनधरणी करण्याचा तो तरवेज होता म्हणून आता पुरंजनाने हळूहळू तिची मनधरणी करणे सुरू केली त्याने प्रथम तिचे पाय धरले आणि नंतर मांडीवर बसून मोठ्या प्रेमाने तो म्हणू लागला हे सुंदरी स्वामीज्यांना अपराध करूनही आपले समजून शिकवण देण्यासाठी उचित शिक्षा करीत नाहीत ते सेवक खात्रीने भाग्यहीनच होय स्वामीने सेवकाला केलेली शिक्षा म्हणजे त्याच्यावर केलेली कृपाच होय हे जे सेवक मूर्ख असतील त्यांना क्रोधामुळे समजत नाही सुंदर दंतपंक्ती आणि मनोहर भुयांमुळे शोभिवंत दिसणाऱ्या हे मनस्विनी आता राग आवर आणि एक वेळ मला आपला समजून प्रेमपूर्ण लाजेने झुकलेली आणि मधुर हास्ययुक्त असे आपले सुंदर मुख मला दाखवू आ हा हा भुंग्याच्या रांगेप्रमाणे असणारे काळे कुरळे केस उभार नाशिका आणि सुमधुर वाणीमुळे तुझे मुख कसे मनमोहक दिसत आहे हे वीरपत्नी जर दुसऱ्या कोणी तुझा अपराध केला असेल तर मला सांग त्या अपराध्याला मी आता लगेच शिक्षा करतो भगवंताचे भक्त सोडून मला या त्रणलोक्यात किंवा त्याच्या बाहेर असा कोणी दिसत नाही की जो तुझा अपराध करून निर्भय आणि आनंदाने राहील प्रिये मी आजपर्यंत कधीही तुझे मुख कुंकुमविरहित उदास मलान झालेली क्रोधामुळे भीतीदायक झालेली आणि कांतीहीन आणि स्नेहशून्य असे पाहिले नाही तसेच कधीही तुझे सुंदर स्तन शोकासृनी भिजलेले व तोंडल्यासारखे ओठ स्निग्ध केशराच्या लालीविरहित आहेत असे पाहिले नाहीत सवयीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारताच शिकारीसाठी गेलो म्हणून मी अपराधी आहे खास तरीसुद्धा आपला समजून तू माझ्यावर प्रसन्न हो कामदेवाच्या विषम बाणाने अधीर होऊन जो नेहमी तुझ्या अधीन राहतो त्या आपल्या प्रियपतीला योग्य कामासाठी कोणती कामिनी स्वीकारणार नाही या ठिकाणी सव्वीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू